एक लग्न असेही भाग चौदावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही मागील भागात आपण पाहिले समीर आणि शर्वरी त्याचा मित्र रोनितच्या बर्थडे पार्टीला जायला निघाले आणि आता पुढे समीर आणि शर्वरी खाली पार्किंग मध्ये आले ती कार मध्ये बसली आणि जरा रागातच डोअर बंद केले ती चिडलेली त्याच्याही लक्षात आलेलं कुठेतरी त्याचा दुर्लक्ष करण्याचा त्रास तिला होऊ लागलेला काय ग काय झालं चिडली का आहेस हम्म तो हे तिच्याकडे न पाहता हसतच बोलत होता तिने त्याला रिप्लाय दिला नाही आणि खिडकीतून बाहेर पाहत बसली बाप रे फारच गरम वातावरण झाले जरा एसी लावतो तो म्हणाला आणि त्याने एफ एम आणि एसी लावला तसा रागातच तिने एक कटाक्ष त्याच्यावर टाकला पण तो तिच्याकडे न पाहताच एफ एम वर लागलेलं गाणं गुणगुणत होता आके भरलो लो मै में तुमको है कसम जान मेरी जा रही सनम जान मेरी जा रही सनम त्याला असं गुणगुणताना पाहून तिचा राग गेला आणि हसू येऊ लागलेलं ते त्याला दिसू नये म्हणून ती खिडकी बाहेर पाहत होती एवढ्यात तो मोठ्याने म्हणाला वा क्या बात आहे काय गाणं आहे कुणासाठी तरी तशी पुन्हा एकदा तिने एक तिरकस नजर त्याच्याकडे फिरवली तो मुद्दाम लक्ष नसल्याचं दाखवत होता कुचकट ती मनातून म्हणत होती काही वेळाने ते रोनीतच्या घरी पार्टीसाठी पोहोचले साधारणशी सजावट केली होती पार्टीमध्ये बरेच कॉलेजचे फ्रेंड्स आले होते सगळेच जमल्यानंतर केक कट केला त्यानंतर जे कपल्स होते त्यांना डान्स करायला सांगून रोनीतही प्रियासोबत डान्स करू लागला समीर आणि शर्वरी दोघेही पुढे डान्स करत होते कधीतरी एकमेकांकडे पाहत होते दोघांनाही काहीतरी पोकळी जाणवत होती जी काही चुकल्यासारखं अपूर्ण असल्याची जाणीव करून देत होती तुला तर माझ्याकडे पाहायचाही त्रास होतोय ना शर्वरी म्हणाली हो मग जिचं प्रेमच नाही माझ्यावर तिच्यासोबत काय डान्स करतोय मी समीर म्हणाला नाहीये का मग लग्नाआधी याचा विचार करायचास ना ती म्हणते तो सांगतो तेव्हाची गोष्ट वेगळी होती पण आता जे आहे ते कबूल करावं ना ती म्हणते तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे तू तरी कुठे बोलला आहेस आणि भांडण्यापेक्षा डान्स न केलेला परवडला ओके ठीक आहे ना म्हणत दोघेही बाजूला झाले कोणीतरी एक कॉलेज फ्रेंड तिने समीरला डान्ससाठी विचारले आणि तो मुद्दाम तिला जळवण्यासाठी निघून गेला यामुळे तिला आणखीनच राग आला ती तिथून बाहेर जायला म्हणून निघणार तर कोणीतरी तिला कोल्ड्रिंक ऑफर केले तिने ते घेतले पण बहुतेक त्यात काहीतरी मिसळले गेले होते तिला नशा चढत होती ती सरळ ड्रिंक सर्व करणाऱ्याकडे गेली आणि आणखी दोन तीन पेक प्यायली पण यावेळी तिने ड्रिंक घेतलेले समीरचे डान्स आणि बोलण्याच्या नादात लक्षच नव्हते कोणीतरी जाऊन त्याला ही गोष्ट सांगितली तसा तो तिच्याकडे धावत आला पण ती तो तिच्याजवळ येण्याआतच खाली कोसळली कारण ती चालण्याच्या अवस्थेत नव्हतीच शर्वरी अगं वेडी आहेस का तू तिला उचलत आधार देत तो बोलत होता हो मी रेडी आहे तू का आलास पण जा डान्स कर जा मला सोडून सगळ्यांसोबत डान्स कर अरे यार शर्वरी तू का ड्रिंक्स घेतल्या ग तो तिला विचारत होता रोनित आय थिंक मला जावं लागेल आता हे बघ काय केलं हिने ड्रिंक करायची काही गरज होती का सॉरी समीर ऍक्च्युली तुझी मदत करायची म्हणून मीच तिला मध्ये द्यायला सांगितले होते पण मला काय माहीत की ती स्वतःच पुन्हा आणखी घेईन रोनित त्याच्या कानात म्हणाला काय रोनित अरे मला एकदा तरी सांगायचं ना की तू असं काही करणार आहेस आता मी तिला घरी कसं नेऊ यार मॉम डॅड वहिनी ब्रो सर्वांसमोर समीर विचारतो सॉरी ना यार तू तुझ्या फ्लॅटवर ने ना तिला तसंही आपलं बोलणं झालं होतं ना आज पाहू म्हणून तो पुढे बोलतोय तोच शर्वरी बोलू लागली मी ना येणार तुझ्यासोबत you cheater I hate you Sameer I hate you like I love you I hate you like I love you Sharvari वेड्यासारखी गाणं म्हणत होती बरं चल मी निघतो तो तिला कारकडे घेऊन येऊ लागला पण ती नशेमध्ये बडबड करू लागलेली ए मला नाही यायचा तुझ्यासोबत किती छान पार्टी चाललेली मी तर एन्जॉय पण नाही केला आधी घरी चल तू शरू प्लीज ग डिअर तिला फ्रंट सीटवर बसून तिचा सीट बेल्ट लावून तो त्याच्या जागेवर बसला प्लीज म्हणतोस तर बरा पण हे असं का बांधले मला तू काय विचार काय आहे तुझा हा किडनॅप करायचंय का तुला मला बोल की रे सम्या समीरला तिच्या या बोलण्याचं हसूच आलं हसतोस ना मला हसून घे पण तुला काय वाटलं मला काही कळत नाही हा सुद्धा तुझा आणि नताशाचाच प्लॅन असणार मला प्रेमाच्या गाळ्यात फसवायचं मग मी प्रेमात पडले की मला सोडून द्यायचं पण मी हुशार आहे बरं का मी कधीच तुला आय लव्ह यू नाही म्हणणार कळलं ना एकदा तिने फसवलं आता तू फसवतो आहेस ना मला मीच का पण मीच का रे मला जगू द्यायचं नाही ना तुम्हाला असं म्हणत तिला रडू यायला लागलं समीरला तिची ही अवस्था पाहून वाईट वाटत होतं तो जरा स्पीडनेच कार चालवत होता काही वेळात ते त्याच्या नवीन फ्लॅटवर आले हे कुठे आणलं तुम्हाला त्याने मेन डोअर बंद करून तिला उचलून बेडवर आणून झोपवले तसं तिने त्याच्या गळ्याभोवती हातांचा विळखा घातला आणि त्याला जवळ ओढत त्याच्या ओठांवर ओठ टेकू लागली त्याला हे हवं होतं पण तिच्या या अशा अवस्थेत नको कारण अजूनही सगळं क्लिअर नव्हतं झालं आणि पुन्हा ती काय रिॲक्ट करेल हा विचार मनात येत होता आणि हे सर्व ती नशेच्या भरात करत होती उद्या तिला कदाचित आठवणारही नाही पण ती ऐकतच नव्हती तो तिला ठेवून उठू लागला तर त्याचा हात तिने पकडला त्याला जवळ ओढत नशेमध्ये ती गाणं गुणगुणू लागली आके भरलो बाजू में तुमको है कसम जान मेरी जा रही सनम जान मेरी जा रही सनम देखो देखो अब करो ना मुझ पे यू सितम जान मेरी जा रही सनम जान मेरी जा सनम तिचं गुणगुणणं चालू होतं आणि ती त्याच्यात स्वतःला हरवू पाहत होती तिचं असं वागणं त्याला दूर जाऊ देत नव्हतं ती त्याच्या इतक्या जवळ पहिल्यांदाच त्याच्यावरचं प्रेम दाखवत होती तिचा तो क्यूटनेस पाहून तो गालातल्या गालात स्माईल करत होता तिला ते करू देत होता मध्येच त्याचा चेहरा हातात घेऊन प्लीज मला सोडून नको जाऊ ना तुझा मेर आय लव्ह यू यार नाहीतर मी मरून जाईल मी आधीच एक धोका कसा जरी पोचवलाय आता मला नाही रे जण तिच्या या बोलण्यावर तो तिच्याकडे पाहू लागला तर तिच्या डोळ्यात पाणी येत होतं मी नाही जाणार आहे तुला सोडून आय लव्ह यू डिअर पण काय केलं नताशाने नीट सांगशील का मला तिच्या केसांवरून हात फिरवत तिला विचारलं तू चला विचार ना मला काय विचारतोयस शर्वरी म्हणाली ती आहे का इथे तिला विचारायला हम्म असं तुना तिला लपवला असे मला माहिती आहे तुम्हाला तुम्हाला मी त्रास दिला म्हणून आता तुम्ही माझा बदला आहे ना पण कधीतरी विचार केला का मी अशी का वागले हम्म माझी बेस्ट फ्रेंड आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मी जरा शेअर करायची समीर तू मला पाहता क्षणीच आवडला होतास तेही तेही माहीत होत तिला अरे प्रत्येक गोष्टीत मला पुढे करून तिने तिला हवं तसं केलं आणि माझं नाव झालं आपल्यात भांडण लावून ती तुझी झाली कसं वाटलं असेल रे मला म्हणून ना आता कोणावरच विश्वास नाही माझा ना तिच्यावर ना तुझ्यावर सगळे खोटारडेच खोटारडे कोणीच नको मला मी माझ्या आयुष्यात सुखी होते ना काय आला तू परत बर बस झालं आता तू शांत झोपतेस का समीर म्हणतो म्हणजे तू मला सोडून हो ना मी नाही सोडणार तुला आता तू सोडून गेलास मला तर जीव घे ना मी तुला कळत नाही का रे आय लव्ह यू ना मला तू हवायस कायमचा कायमचा अगं शर्वरी मी इथेच आणि तुझाच असणार आहे पण आता तू शांत झोप बर आपण उद्या बोलू तो तिच्या गालावर किस करून तिला तसाच जवळ घेऊन झोपला पहिल्यांदा ती अशी त्याला बिलगून झोपलेली हे सगळं अशा प्रकारे होईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं त्याला काही झोप येत नव्हती तिला झोप लागली तेव्हा रात्रीचे बारा वाजत आले होते आणि एकदाची तिची अखंड चालू असलेली बडबड बंद झाली होती रोहनला फोन करून त्याने लेट झालंय म्हणून त्याच्या फ्लॅटवर आल्याचे सांगितले आणि पुन्हा तिच्याजवळ येऊन झोपला नताशा भेटली की एकदा तिच्या तोंडून ऐकायचं आहे तिने असे का केले ते त्याला तिचा राग येऊ लागलेला त्यालाही तिनेच शर्वरीबद्दल भरवलं होतं आणि आता हे अटून त्याला शर्वरीसाठी वाईट वाटू लागलेलं आपण बऱ्याचदा समोरचा माणूस जसा समजतो तसा तो नसतोच दोघींच्या बाबतीतही त्याचा दृष्टिकोन चुकला होता त्याला मध्यरात्री कधीतरी झोप लागून गेली सकाळी जेव्हा शर्वरीला जाग आली तेव्हा तिचं डोकं दुखू लागलेलं जेव्हा तिच्या लक्षात आलं की ती त्याच्या मिठीत झोपली आहे तेव्हा सरकन एक शहाराच आला तो गाढ झोपला होता हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होत तिचे आजूबाजूला लक्ष गेले पाहते तर ते दोघं नवीन फ्लॅटवर होते अरे बापरे आम्ही इथे कधी आलो काल तर पार्टीमध्ये होतो आम्ही ते कोल्ड्रिंक पिल्यानंतर काय झालं काही आठवत नव्हतं बापरे आमच्यात काय झालं काल मी काही घोळ तर घातला नसेल ना डोक्यावर ताण देऊनही काहीच आठवत नव्हतं ती फ्रेश व्हायला म्हणून उठली आणि वॉशरूम मध्ये गेली रात्रीचेच कपडे अजूनही अंगावर होते शिफ्टिंग झालंय तर काही कपडे आहेत का हे पाहायला कपाट उघडलं तर तिला काही साड्या असल्याचे लक्षात आलं तिने अंघोळ करून स्वतःचे आवरून घेतलं आणि तरीही तो झोपलेला होता त्याला न उठवता ती गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली समीरला जाग आली तेव्हा ती दिसेना हे पाहून तो तिला शोधत तिथे आला पाठीमागून हळूच येत तिला पकडले तशी ती दचकली पाहते तर समीर तू ठीक आहेस ना शर्वरी समीर विचारत होता आणि ती त्याच्याकडे वळली नाही नाही ठीक आहे मी कारण तुला हेच ऐकायचं आहे ना हो आय लव्ह यू आणि कदाचित स्वतःपेक्षाही जास्त झालं समाधान तुझं असं बोलत ती त्याच्या मिठीत शिरली मला सोडून नाही ना जाणार तू समीर नाही ग उगाच लग्न केलंय का तुला सोडायला म्हणून वेडी अग I love you too Sameer म्हणाला आय एम सॉरी ना Sameer and I really love you ती म्हणाली हे पाहून त्याने मिठी आणखी घट्ट केली ते बराच वेळ एकमेकांच्या मिठीत होते एवढ्यात त्याचा फोन वाजला समीर तुझा फोन वाजतोय रे शर्वरी म्हणाली समीर म्हणतो जाऊ दे ग तो फोन वाजू दे आजच्या दिवस मला आता फक्त तुझी सोबत हवी आहे ती म्हणते अरे पण आत तरी चल हो चल ना म्हणत त्याने तिला उचलले अरे काय चाललंय तिला उचलून बेडवर ठेवतो तिच्या मांडीवर डोके ठेवून पडला आणि तिचे हात हातात घेतले ती विचारते समीर मला काल काय झालं काहीच आठवत नाही पण ते कोल्ड्रिंक पिलेले मी मग एवढं कसं चढले ते मला काही गोंधळ नाही ना झाला तो सांगतो गोंधळ नाही काय म्हणू आता मी त्याला मला आत्ता आठवलं तरी हसू येतंय तू फक्त ते कोल्ड्रिंक नव्हतं घेतलंस तर त्यानंतर जाऊन ड्रिंकही घेतलंस आणि किती बडबड करत होतीस तो उठूनच बसला आणि रात्रीचे आठवून हसू लागला ती म्हणते काहीही गप तू खोटं बोलत आहेस ना तो सांगतो मी कशाला खोटं बोलू आणि बरं मी खोटं बोलतोय तर रोनीतला विचार तिथे कॉलेज फ्रेंड होते त्यांना विचार ती विचारते बाप रे एक मिनिट मध्ये का मिसळलं होतं ते समीर असं तर नाही ना की मी बोलत नाही म्हणून तुझा आणि रोनीतचा हा प्लॅन होता तसं असेल तर मला तुझ्यासोबत बोलायचं नाही तो सांगतो ए हॅलो माझं नाव नको घेऊ तू लगेचच मी काही नाही केलंय ती म्हणते आणि हे कशावरून खरं मानायचं मी मी सांगतोय ना म्हणून बघ माझ्या डोळ्यात मी खोटं बोलत असेल तर कळेलच ना म्हणजे बघ अजूनही तुझा विश्वास नसेल तर काय बोलू ना तो तिला जवळ ओढून तिच्या डोळ्यात पाहत म्हणत होता आणि त्याचं तसं पाहणं पाहून तो खोटं बोलेल असं नाही वाटलं तिने नजर खाली झुकवली आता का आणि काय ग डिटेक्टिव्हचे प्रोग्राम जास्त पाहतेस का कसाही वेळासारखा विचार करत असतेस जगातील सगळेच लोक काय समोरच्याला फसवायला फक्त प्लॅन नसतात करत ती म्हणते सॉरी पण मला तसं वाटलं हेच तर ना बाकी सगळं वाटतं तुला पण समोरचा माणूस वेड्यासारखा प्रेम करतोय आपल्यावर हे काही कळत नाहीये हो ना त्याच्या या बोलण्यावर ती खाली पाहत होती त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवून हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले माझ्यावर एकदा तर विश्वास ठेवून बघ आय प्रॉमिस मी नाही असं कधी वागणार समीर म्हणाला हम्म आय एम सॉरी ना असे म्हणत पुन्हा एकदा त्याला ती बिलगली बरं चल मी आवरतो घरी जावं लागेल जाताना कुठेतरी कॉफी घेऊ चल तो उठून फ्रेश व्हायला गेला आणि आत्ताशी कुठे ती त्याच्यावर ट्रस्ट ठेवायला लागली ती हॉलमधील सोफ्यावर बसून त्याची वाट पाहू लागली तो आला तो व्हाईट कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स घालून आला मधूनच तिच्याकडे पाहत राहिला विचारात मग्न तिचं काही लक्ष त्याच्याकडे नव्हते शर्वरी निघायचा हं हो म्हणतच ती उठली आणि मेन डोअरच्या दिशेने चालू लागली आणि पटकन येऊन तिचा हात त्याने पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं तिला जवळ घेत कसला विचार करते आहे एवढा हा बेबी तिच्या डोळ्यात पाहत तो बोलला माझ्यासोबत हे सगळं घडतंय खरंच ना सगळं कसं स्वप्नवत वाटतंय असं म्हणतच ती त्याला बिलगली हो पण हे सत्य आहे शर्वरी मलाही तसंच वाटतंय खरं बट घरी जावं लागेल आता घरी वाट पाहत असते तो म्हणतच होता एवढ्यात डोअरबेल वाजली आत्ता कोण आलं असेल दोघीही एकमेकांकडे पाहत एकाच वेळी बोलले तो डोअर ओपन करायला गेला पाहतो तर रोहन आणि श्रिया मोमडॅड सोबतच बाहेर हजर अरे तुम्ही आम्ही आता निघणारच होतो समीर म्हणाला हो का काय माहीत पण मग आम्ही आलो एनी प्रॉब्लेम रोहन हसत डोळे मिश्किलपणे मोठे करत म्हणाला नाही काय प्रॉब्लेम असणार आहे आम्हाला काही काय ब्रो समीर म्हणाला आत या ना श्रीयादी मॉम डॅड शर्वरी म्हणाली काय अचानक इकडे आलात तुम्ही रात्री म्हटलं काही प्रॉब्लेम तर नाही ना मॉम विचारतात रहा की इथे जाता उरलेलं सामानही घेऊन आलो आम्ही तसाही आज संडे आहे रोहन म्हणाला समीर विचारतो अरे पण एवढी कशाला घाई केली रोहन म्हणतो बरं राहू दे माघारी नेतो मग अरे समीर हसू लागला आणि रोहनही अरे इथे सामान नाही ना ना कॉफी पिलोय की काय आम्ही घेऊन आलोय कॉफी आणि नाश्ता डोंट वरी श्रिया म्हणाली डॅड म्हणतात पण आज आम्ही इथेच राहणार आहे बरं का मग वाटल्यास रात्री जाऊ समीर म्हणतो हो ठीक आहे ना डॅड सामान नाही ना मग वाट कसली पाहतोय तू चल भरून घेऊ लगेच रोहन त्याला घेऊन गेला काय ग सगळं ठीक आहे ना मॉम विचारतात शर्वरी सांगते हो सगळं छान शर्वरी ते बघ नाश्ता आणि कॉफी ठेवली आहे टेबलवर तुझ्या आणि भाऊजींसाठी जा घे श्रिया सांगते शर्वरी विचारते आणि तुम्ही सगळे श्रिया सांगते आमचं झालंय ग ओके तिने नाश्ता आणि कॉफी समीरला आणि स्वतःला घेतला समीरचा नाश्ता त्याला बेडरूम मध्ये देऊन आली आणि ती एकटीच टेबलवर बसली सगळ्यांसमोर एकटीला खायला ऑकवर्ड वाटत होतं काय ग किती वाजता घरी आलात रात्री मॉमने प्रश्न केला पण तिला तर आठवतच नव्हतं शर्वरी सांगते अ ते अकरा वाजले असतील असतील का तुला नाही आठवत का मॉम म्हणाल्या शर्वरी बोलते नाही म्हणजे नक्की पाहिलं नव्हतं ना मी किती वाजले ते अच्छा बरं ठीक आहे ग सहज विचारलं मी मॉम घर पाहता पाहता विचारत होत्या मॉम आणि डॅड फ्लॅट फिरून पाहत होते ते दुसऱ्या बेडरूम मध्ये जाताच काय ग काही झाले नाही ना तुमच्या दोघात म्हणजे अचानक इकडे आलात रात्री मॉम डॅड ऐकायलाच तयार नव्हते मग अचानक आलो इकडे न सांगता तुला मेसेज केलेला मी पाहिला नाही का श्रिया म्हणाली शर्वरी सांगते हो का नाही मी नाही पाहिला पण असं खरंच काही नाही झालंय श्रिया बोलते हो ग ते दिसतंय मला पण जस्ट ते गेले म्हणून विचारलं बोलत जा आमच्या दोघांना तरी शर्वरी म्हणते हो दी नक्की चला समीर आणि मधील गैरसमज दूर होत आहेत पाहूया आता पुढे काय होते ते आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असणार तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू